श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग अडुसष्टावा श्री वसिष्ठ म्हणाले रामा तू सुषुप्त मौनवान होऊन चित्तविलासत्वाचा चित्ताच्या स्वाभाविक प्रवृत्तींचा त्याग करून संकल्प मलरहित होऊन तत्पदाचा आश्रय करून राहा श्रीराम म्हणाला हे सर्व मौनांच्या ईश्वरा वांग मन वांग मौन अक्षमौन व काष्ठमौन मी जाणतो पण सुषुप्त म्हणून कशाला म्हणतात ते मला सांगा तेव्हा श्री वसिष्ठ म्हणाले हे रामा मुनिवरांनी या सृष्टीत दोन प्रकारचा मुनी सांगितला आहे एक काष्ठ तपस्वी व दुसरा जीवनमुक्त आत्मतत्व पर्यायलोचन शून्य अशा अनुभव रसरहित कृच चांद्रायणी क्रियेमध्ये ज्याचा दृढ निश्चय आहे व त्यामुळे जो बलात्काराने इंद्रिय समूहाचा निग्रह करतो तो काष्ठ तापस मुनी आहे पण जो आत्मतत्वाचे पर्यालोचन करून हे सर्व जसे स्थित आहे तसेच जाणून आत्म्यामध्ये स्थित आहे तो व्यवहारात इतर तपस्वी जनांप्रमाणे जरी दिसत असला तरी आत निरतिशय आनंदाने तृप्त झालेला असतो म्हणून त्याला मुक्तमुनी असे म्हणतात या दोन्ही प्रकारच्या शांत मुनिनाथांचा जो चित्त निश्चयरूप भाव आहे ज्याला मौन असे म्हटले आहे ते मौन चार प्रकारचे आहे असे जन सांगतात वांग मौन अक्षमौन काष्ठमौन व संक्षुप्त मौन वाणीचा रोध हे वांग मौन बलात्काराने इंद्रियांचा निग्रह करणे हे अक्षमौन व सर्व शरीर व्यापारांचाही निषेध करणे हे काष्ठ मौन आहे पण याप्रमाणे विभाग करू लागल्यास पाचवे मनोमौनही संभवते तथापि ते काष्ठतापसांमध्ये मूर्छा व सुषुप्ती या अवस्थेतच संभवते दुसऱ्या वेळी नाही म्हणून ते त्याची गणना करत नाहीत आत्मतत्वाचा अनुभव आला असता जीवनमुक्त चौथ्या सुषुप्त मौनावर आपला निर्वाह करतो पहिल्या तीन प्रकारच्या मौनांचा काष्ठतापस अधिकारी आहे सुषुप्त मौनावस्थेत ती चौथी अवस्था जीवनमुक्तांमध्ये धारण केली जाते वांग मौनादिक तीन मौनामध्ये मौनत्व सिद्ध आहे तथापि ती तिन्ही मौने मलिन मनाच्या दृढ निश्चयरूप आहेत त्यामुळे ती जीवाच्या बंधालाच कारण होतात त्यात स्थित असलेला काष्ठतापस बलात्काराने मनोनिग्रह करून आत अहमभावाने अनुसंधान करत नाही बाहेर दृश्यरूप प्रपंचाला व नामप्रपंचाला स्पर्श करत नाही व अज्ञानावृत्त आत्म्यालाही पाहत नाही तर सुषुप्तीत जसा त्याप्रमाणे नित्य आत्मदृष्टीचा विलोप न झाल्याकारणाने भस्मात आच्छादित झालेल्या अग्नीप्रमाणे साक्षी मात्र ज्योतीने पाहत राहतो पण समयी हे मौनत्रय स्फुरण पावणारे चित्तचलनच आहे त्यात पहिले तीन मौनी असतात पण तज्ज्ञांच्या चित्ताचा बाद झालेला असल्यामुळे त्यांच्या विथार निरोधादी लीलेने ते त्या मौनात नसतात तज्ज्ञ पहिल्या तीन प्रकारच्या तुच्छ मौनांवर हे बंध आहे त्यामुळे त्याचे निरसन केले पाहिजे असे म्हणून रागावोत किंवा हा चिदानंदाचा विलास आहे असे समजून न रागावोत पण काही झाले तरी ते त्याला ग्राह्य समजत नाहीत त्यामुळे ते पूर्णात्म स्थितीत लिलेने राहतात हे संक्षिप्त म्हणून जीवनमुक्तांच्या अनुभवात स्थित आहे ते ज्याला पुनर्जन्म घ्यावयाचा नसतो त्या जंतूला प्राप्त होते यास्तव तू ही ते ऐक तत्वदर्शन सिद्ध झाले म्हणजे ते यत्ना वाचून सिद्ध होते त्यामुळे त्या मौनात प्राणांचा संयम केला जात नाही ऊर्ध्व अधो मध्य या संचारभेदाने तीन प्रकारचा प्राणायामही करावा लागत नाही सर्व इंद्रियांच्या वृत्ती विषय लाभ हर्षाने उल्हास पावत नाहीत व निरोध क्लेशाने म्लान होत नाही ही नानात्व कल्पना विकास पावत नाही व शांतही होत नाही ज्ञानाने बाधित झालेले चित्त चित्त या आकाराने राहत नाही अचित होत नाही ते सत नाही असत नाही सतसत नाही विकल्प व तारतम्य दृष्टी यांनी रहित असलेले ते सर्व विभाग शून्य होते त्यामुळेच त्याला अभ्यासाची अपेक्षा नसते तर ते ध्यान करत असताना व ध्यान करत नसतानाही आदि अंतरहित होऊन राहते कारण ते अपरिच्छिन्न आत्मरूप असते या अवस्थेला संक्षुप्त मौन म्हणतात ज्यात द्वैत हा विभ्रम आहे अशा त्या आत्मतत्वाला यथार्थ स्वरूपाने पाहून आत्म्याप्रमाणेच निसंदेह व अचल होऊन राहणे हेच संक्षिप्त मौन आहे अनेक प्रकारच्या संवेद रूपांचा वृत्तींचा आत्मा जो शिव त्यानेच हे परिपूर्ण आहे असे समजून जे अवस्थित होणे ते संक्षुप्त मौन आहे ते शून्य रूप नाही व अशून्यही नाही सर्व आहे असे नाही व नाही असेही नाही अशी खात्री झाल्यामुळे चित्तचे सम व शांत होते असे खा अशी खात्री झाल्यामुळे चित्त जे सम व शांत होते ते सुषुप्तीसारखे मौन आहे सर्व शून्य निराधार शांती विज्ञप्ती मात्र विलक्षण असे जे जीवनमुक्त दशेतील अवस्थान तेच उत्तम मौन होय भावाभाव दशा देश इत्यादी विशेषांनी जो संवेदेचा विवर्तन होणे ते श्रेष्ठ मौन होय ज्ञानाने बाधित झाल्यामुळे अत्यंत असत व वृत्तीशून्य अशा चित्ताने संविद वृत्तीचा अन्यथा भाव न होणे हेच अक्षय मौन आहे मी नाही दुसरा कोणी नाही मन नाही विकल्प नाही अशा ज्ञानाने बाधित झालेल्या संविदेने प्रतिभास न होणे हीच अविच्छिन्न अतिमौनित आहे या जगात मी आहे मला अनामय असो इत्यादी शब्द अर्थमात्र सर्व सत्ता सामान्यच आहे असे समजणे हे संक्षिप्त मौन आहे ज्या अर्थी संविद चरम साक्षात्कार रूप प्रमाणालाही ग्रासणारी आहे त्या अर्थी स्वतः अन्य इत्यादी कल्पनाकोटच्या हे संक्षिप्त अनंतच आहे यापासून बाकीचे सर्व मौन विस्तार पावले आहे हे रामा हे सुषुप्त मौनच अनंत असल्यामुळे प्रबोधाप्रमाणे अविद्येचा बाध करते म्हणून त्याला निर्मल तुर्यपद जाण व ते प्रबोधाला प्रतिबंध करणाऱ्या वृत्तीनाही बाध करणारे असल्यामुळे तुर्यातीत पद आहे असे समज पूर्वी ज्या सात भूमिका सांगितल्या आहेत त्यातली पाचवी सहावी व सातवी अशा तीन भूमिका हे समाधीचेच प्रकार आहेत त्यात क्रमाने सौषुप्तक समाधान तुर्य समाधी व तुर्यातीत समाधी असे म्हणतात या तिन्ही समाधी जागृत अवस्थेतही तत्ववेत्यांच्या ठिकाणी होतात हे ब्रह्मभूत साधो जाग्रदवस्थेत समंतत उत्तम प्रकारे व्यवहार करणारा ज्ञानी सदेह असो की व्यवहार सोडून समाधी स्थित असो ज्याची सर्व निर्मल शांत वृत्ती आहे असा तो तुर्यस्थच व तसाच विदेहच आहे ही स्थिती स्थूल व सूक्ष्म या दोन आकारांचा बाध करून जो छिदाकाश होणारा त्यालाच प्राप्त होते दुसऱ्या कोणाला प्राप्त होत नाही मांडुक्योपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे ओंकाराच्या मात्रा व आत्म्याचे पाद यांचा उत्तरोत्तर प्रविलाप करून सर्व वासनांचा ज्यात पूर्णपणे नाश झाला आहे असे एक तुर्यरूप होऊन तू राहा तू मी व हे दुसरे सर्व यातील काही एक सत्व नाही ते सर्व आहे असे जे व्यवहारात वाटते ते नाड्यांच्या आत अनुभवास येणारे जे स्वप्न त्यासारखे आहे असे जाणून तू जीवनमुक्त हो व केवळ चिदाकाश कोशमय होऊन राहा केवळ चिन्निष्ठ हो इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे अष्टषष्टीतमः सर्ग श्रीरा